रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे ये रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे क्यों ये बेताबी किससे मुलाकात होनी है इसका कब से अरमा था शायद वही बात होनी है यूं ही चला चल रही यूं ही चला चल रही जीवन गाड़ी है सम पैया आंसू की नदियां भी हैं खुशियों की बगियां भी हैं रास्ता सब तेरा तक है भैया यूं ही चला चल रही यूं ही चला चल रही हसीन है ये दुनिया फूल सारे झमेले देख फूलों के मेले बड़ी रंगीन है ये दुनिया नमस्कार मित्रांनो मी सीमा आज तुमच्याबरोबर आहे आपण ऐकत आहात रेडिओ शिमलेरी आजचे मूल्य आहे सहनशीलता मित्रांनो आजच्या धकाधकीच्या काळामध्ये आपण सर्वजण घर परिवारामध्ये असो की कार्यक्षेत्रामध्ये असो एक संघटनामध्ये असतो आणि ते संघटन टिकवण्यासाठी आपल्याला गरज आहे सहनशीलतेची कारण मित्रांनो आज आपण घर परिवार चालवत असतो किंवा संघटन कुठल्याही क्षेत्रात चालवत असतो तर त्या ठिकाणी आज आपण पाहत आहोत मतभेद निर्माण होत आहेत शरीराने जवळ असलो तरी मनाने आपण दूर चाललेलो आहेत मनमुटाव चिंता टेन्शन हे आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे आणि त्याचे कारण आहे सहनशीलतेची कमी कुठल्याही क्षेत्रात असो आपल्याला गरज आहे सहनशीलतेची म्हणून मित्रांनो सहनशीलतेला धारण करण्यासाठी पहिले पाऊल आहे समर्पण भाव कारण कुठल्याही कार्यासाठी किंवा व्यक्तीसाठी आपण सहन तेव्हाच करू शकतो जेव्हा त्या कार्यासाठी आपल्या मनामध्ये समर्पण भाव असेल आणि म्हणून मित्रांनो पहिले पाऊल आहे समर्पण भाव आणि दुसरे पाऊल आहे सहनशीलता समर्पण म्हणजेच माझेपणा मिटवणे कोणत्याही चांगल्या कार्यासाठी आपल्याला स्वार्थ मिटवता आला पाहिजे जिथं स्वार्थ आहे तिथे आपण निस्वार्थपणे कोणतेही कार्य करू शकत नाही म्हणून मित्रांनो समर्पणामुळेच आपण सहनशील बनू शकतो जीवनात अनेक समस्या आणि विघ्ने जेव्हा येतात आणि अशा समस्यांचा जेव्हा आपल्याला सामना करावा लागतो अशा वेळी आवश्यकता असते सहनशीलतेची कारण सहनशील व्यक्तीच कोणत्याही परिस्थितीमध्ये सदा खुश आणि संतुष्ट राहू शकतो तो न घाबरता खचून न जाता हसत मुखाने प्रत्येक समस्येला तोंड देत असतो त्या समस्येला तो खेळ समजून हलका राहतो आणि हिमालया एवढी समस्या जरी आली तरी तो तिला राई समान बनवतो कारण त्याला सदैव ही स्मृती असते की हे एक विश्वनाटक आहे आणि या विश्वनाटकाचा रचयिता परमात्मा आहे आणि परमात्मा कधीही कोणती चूक करू शकत नाही आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीने तो प्रभावित न होता त्रस्त न होता सदा सहनशील बनवून प्रत्येक कार्यामध्ये यशस्वी होतो निश्चिंत राहतो मित्रांनो सहनशीलता धारण करण्यासाठी गरज आहे शांत स्वरूप स्थितीची कारण सहनशीलतेची धारणा आपल्या शांत स्वरूपावर अवलंबून आहे मित्रांनो आज कोणी काही बोलले आणि त्याला फटकन उत्तर दिले तर अशा व्यक्तीला लोक तेजस्वी समजतात हुशार समजतात परंतु हे तेज नाही सहन करणारी व्यक्ती अधिक तेजस्वी असू शकते आज आपण पाहतो मोठी माणसं कधीकधी व्यवहारात पुष्कळदा लहान झालेली दिसतात झुकलेली दिसतात त्याचे कारण आहे सहनशीलता त्यांना माहीत असतं सहनशीलतेमध्येच कल्याण सामावलेलं आहे आणि मोठ्या मनाने आकाशा एवढी ती लहान होतात आणि मोठेही होतात सहन करण्याच्या ठिकाणी ते लहान होतात आणि मित्रांनो या सहनशीलतेच्या गुणामुळेच आज ते वंदनीय आहेत आज सगळ्यांच्या हृदयामध्ये त्यांनी आपले स्थान घेतलेले आहे म्हणून मित्रांनो हेच शिकवण्यासाठी एक सुंदर उदाहरण या ठिकाणी मला आठवतं आणि ते म्हणजे गौतम बुद्धांचं एकदा बुद्ध आपल्या शिष्यांना म्हणाले मी तुम्हाला एका प्रदेशात काही बिकट कामगिरीसाठी पाठवणार आहे तेथे गेल्यावर तेथील लोकांना तुम्ही काही सांगितलं आणि त्यांनी नाही ऐकलं तर तुम्ही काय कराल तर शिष्यांनी उत्तर दिले भगवान असं झालं तर आम्ही समजू येथील लोक फार चांगले आहेत त्यांनी आमचं ऐकून घेतलं नाही हे खरं पण उलटून शिव्या तरी दिल्या नाहीत त्यावर बुद्ध म्हणाले ठीक आहे त्यांनी तुम्हाला शिव्या दिल्या तर आपण शब्द बोलले तर काय करणार शिष्य म्हणाले तरी देखील आम्ही समजू इथले लोक खूप सज्जन आहेत त्यांनी आम्हाला नुसत्या शिव्या दिल्या मारपीट तर नाही केली बुद्ध म्हणाले आणि समजा तुम्हाला त्यांनी मारलं पिटलं तर मग काय कराल तर शिष्य म्हणाले आम्ही असं समजू की ही लोक खूप चांगली आहेत कारण त्यांनी आमचा जीव घात तर केला नाही त्यावर परत बुद्ध म्हणाले आणि समजा त्यांनी तुमचा जीव घात केला ठार मारलं तर शिष्य म्हणाले तरी देखील आम्ही असं समजू की या प्रदेशातील लोक किती सज्जन आहेत की त्यांनी आम्हाला भगवंताचं काम करत असतानाच भगवंताच्या पायापाशी पोहोचवलं मित्रांनो हे शिष्यांचे उत्तर ऐकल्याबरोबर बुद्ध हसले आणि म्हणाले तुम्ही या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहात तुम्हाला कुठल्याही प्रदेशात यश अवश्य प्राप्त होईल आणि अशीच सहनशीलता आपल्या जीवनामध्ये असणं जरुरी आहे कारण मित्रांनो जीवनामध्ये हे जीवनसुद्धा एक रणांगण आहे आणि या रणांगणावर आपल्याला वेळोवेळी विजयी होण्यासाठी मोठ्या जिद्दीने परिस्थितींचा सामना करता आले पाहिजे कारण येणारा काळ कठीणच येणार आणि तेव्हा काळाची गरज आहे सहनशीलता आपल्या जीवनात असणं कारण मित्रांनो ही काळाची गरज आपल्या लक्षात घेऊनच आपल्याला आपली सहनशीलता वाढवली पाहिजे कारण सहनशीलतेविना कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळणे शक्य नाही आणि त्यासाठी गरज आहे शांत स्वरूप स्थितीत राहण्याची कारण या स्थितीत राहिल्यामुळे आपोआपच आपल्यामध्ये सहनशीलता येऊ शकते कारण मित्रांनो आपण पाहतो आपण जे काही चांगलं या दुनियेत करत आहोत त्या चांगल्या कर्माचं फळ आपल्याला तर मिळतंच मिळतं परंतु आपल्या स्वतःबरोबर आपण इतरांच्या कल्याणासाठी निमित्त बनत असतो म्हणून मित्रांनो अपराध्याला दंड न देता शाप न देता या उलट जर कुठल्याही शत्रूला दुश्मनाला आपण माफ केलं त्यांच्या गोष्टी सहन केल्या तरच आपलं या जीवनामध्ये खरं सार्थक आहे हेच विजयीपणाचं लक्षण आहे पराक्रमाबरोबर सहनशीलता ही शोभून दिसते मोठ्या मनाने दुसऱ्याला क्षमा करणे हे आत्मबलाचा धर्म आहे म्हणून मित्रांनो आज आपल्याला सहनशीलता रूपी गुणाला आपल्या जीवनामध्ये आणायचे आहे आणि यशस्वी व्हायचे आहे कारण जीवन पण एक युद्ध आहे आणि या युद्धामध्ये विजयी होण्यासाठी आपल्याला या मूल्यवान मूल्यांची खूप आवश्यकता आहे सहनशीलता हा गुण आपल्याला नम्र बनवतो सहनशीलता हा गुण आपल्याला वंदनीय बनवतो सहनशीलता हे मूल्य आपल्याला जगासमोर आदर्श बनवतो म्हणून मित्रांनो चला तर मग सहनशीलता धारण करूया आणि परत या सहनशीलतेचा दुसरा भाग आपण उद्या पाहूया नमस्कार आपण ऐकणार आहात रेडिओ शिवनेरी रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे ये रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे से मुलाकात होनी है जिसका कब से अरमा था शायद वही बात होनी है यूं ही चला चल रही यूं ही चला चल रही जीवन गाड़ी है समय पैया आंसू की नदियां भी हैं खुशियों की बगियां भी हैं रास्ता सब तेरा तक है भैया यूं ही चला चल रही यूं ही चला चल रही हसीन है ये दुनिया फूल सारे झमेले देख फूलों के मेले बड़ी रंगीन है ये दुनिया नमस्ते